ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने नमा अध्याय अकरावा राजा रघुगणाला भरताचा उपदेश जड भरत म्हणाला राजा तू अज्ञानी असून सुद्धा पंडिताप्रमाणे वरवर पाहता तर्क वितर्कयुक्त गोष्टी बोलत आहेस म्हणून श्रेष्ठ ज्ञानी लोकात तुझी गणना होऊ शकत नाही या व्यवहाराला तत्वज्ञानी पुरुष तत्व विचाराच्या वेळी सत्यरूपाने स्वीकारित नाहीत हे राजा लौकिक व्यवहाराप्रमाणे वैदिक व्यवहार सुद्धा सत्य नाहीत कारण वेदवाक्याने सुद्धा मुख्यतः ग्रहस्थांना उचित अशा यज्ञविधीच्या विस्तारानेच व्यापलेले आहेत रागद्वेषादी दोषांनी विरहित विशुद्ध तत्वज्ञानाची पूर्ण अभिव्यक्ती खरे पाहता त्यात सुद्धा झालेली नाही ग्रहस्थाला उचित अशा यज्ञादी कर्मांनी प्राप्त होणारे स्वर्गादी सुख ज्यांना स्वप्नाप्रमाणे त्याज्य वाटत नाही त्यांना तत्वज्ञान समजावून सांगण्यास साक्षात उपनिषद वाक्य सुद्धा समर्थ नाहीत जोपर्यंत मनुष्याचे मन सत्व रज किंवा तमगुणाच्या अधीन असते तोपर्यंत तो, तो कोणतेही बंधन न पाळता त्याच्या ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांनी शुभाशुभ कर्मे करीत राहतो हे मन वासनामय विषयासक्त गुणांनी प्रेरित विकार्यानी आणि पंचमहाभूते व इंद्रिय या सोळा कलांप्रमाणे प्रमुख आहे हेच निरनिराळ्या नावाने देव मनुष्य इत्यादी रूपे धारण करून शरीररूप उपाधींच्या भेदाने जीवाचे श्रेष्ठत्व किंवा कनिष्ठत्व याला कारणीभूत होते हेच मायेचे आवरण असलेले मन संसार चक्रामध्ये गुंतवणारे आहे हेच देहाच्या अभिमानी असलेल्या जीवाशी संधान बांधून त्याला कालचक्राने प्राप्त झालेल्या तीव्र सुखदुःख या व्यतिरिक्त मोहरूप अशा फलांची प्राप्ती करून देते जोपर्यंत हे मन असते तोपर्यंतच जागेपणीचे आणि स्वप्नावस्थेतील व्यवहार प्रकाशित होऊन ते जीवाला दिसतात म्हणून पंडित मनालाच या त्रिगुणमय अधम संसाराची आणि गुणातीत परमोत्कृष्ट मोक्षपदाचे कारण असे म्हणतात विषयासक्त मन जीवाला संसार संकटात टाकते तेच विषयहीन झाल्यावर त्याला शांतिमयी मोक्षपद प्राप्त करून देते जसे तुपाने भिजलेली वात खाणाऱ्या दिव्यातून धूर असलेली काजळी निघते आणि जेव्हा तूप संपून जाते तेव्हा नाहीशी होते आणि नंतर ती आपले कारण असलेल्या अग्नितत्वामध्ये विलीन होते त्याचप्रमाणे विषय आणि कर्मामध्ये आसक्त झालेले मन निरनिराळ्या वृत्तींचा आश्रय घेऊन राहते आणि त्यातून मुक्त झाल्यानंतर ते आपल्या तत्वामध्ये विलीन होऊन जाते हे वीरवरा पाच कर्मेंद्रिय पाच ज्ञानेंद्रिय आणि एक अहंकार या अकरा मनाच्या वृत्ती आहेत तसेच पाच प्रकारची कर्मे पाच तन्मात्रा आणि एक शरीर हे अकरा त्याचे आधारभूत विषय समजले जातात गंध रूप स्पर्श रस आणि शब्द हे पाच ज्ञानेंद्रियांचे विषय होत मलत्याग संभोग जाणे येणे भाषण आणि देणे घेणे इत्यादी क्रिया हे पाच कर्मेंद्रियाचे विषय आहेत तसेच हे माझे आहे असे मानणे हा अहंकाराचा विषय आहे काही लोक अहंकाराला मनाची बारावी वृत्ती आणि त्याचा आश्रय असणाऱ्या शरीराला बारावा विषय असे म्हणतात मनाच्या या अकरा वृत्ती विषयी स्वभाव संस्कार कर्म आणि काल यामुळे शेकडो हजारो आणि कोट्यावधी भेदांमध्ये व्यक्त होतात परंतु आत्म्याच्या सत्तेमुळेच यांचे अस्तित्व आहे स्वतःमुळे किंवा एकमेकात मिसळल्यामुळे नाही मन ही जीवाची मायेने निर्माण केलेली उपाधी आहे हे विशेषतः संसार बंधनात टाकणाऱ्या अशुद्ध कर्मातच प्रवृत्त होऊन राहते याच्या या वरील वृत्ती रूपाने नित्यच असतात जागेपणे आणि स्वप्नावस्थेत त्या प्रकट होतात आणि सुशुक्तीमध्ये झाकलेल्या राहतात या दोन्ही अवस्थांमध्ये विशुद्ध चिन्मात्र असणारा क्षत्रज्ञ मनाच्या या वृत्तींना साक्षी रूपाने पाहत राहतो हे क्षत्रज्ञ परमात्मा सर्वव्यापक जगताची अधिकारण परिपूर्ण प्रत्यक्ष स्वयंप्रकाश अजन्मा ब्रह्मदेवाचाही नियामक आणि आपल्या अधीन असणाऱ्या मायेच्या द्वारा सर्वांच्या अंतकरणात राहून जीवांना प्रेरित करणारा सर्व भूतांचा आश्रयरूप असा भगवान वासुदेव आहे जसा वायू सर्व स्थावर जंगम प्राण्यांमध्ये प्राणरूपाने प्रविष्ट होऊन त्यांना प्रेरणा देतो त्याचप्रमाणे तो परमेश्वर भगवान वासुदेव सर्व साक्षी आत्मस्वरूपाने या संपूर्ण प्रपंचात ओतप्रोत भरलेला आहे जोपर्यंत मनुष्य ज्ञानोदयाच्या योगाने या मायेचा निराश करून सर्वांची आसक्ती सोडून आणि काम क्रोधादी सहा शत्रूंना जिंकून आत्मतत्व जाणून घेत नाही आणि जोपर्यंत त्या आत्म्याच्या उपाधिरूप मनाला संसार दुःखाचे कारण समजत नाही तोपर्यंत तो या लोकी असाच भटकत राहतो कारण त्याचे चित्त त्याचा शोक मोह रोग राग लोभ वैर इत्यादी संस्कार तसेच ममता यांची वाढ करीत राहते हे मनच तुझा मोठा बलवान शत्रू आहे तू त्याची उपेक्षा केलीस तर त्याची शक्ती आणखी वाढते जरी तो शत्रू संपूर्णपणे मिथ्य आहे तरीसुद्धा त्याने तुझ्या आत्मस्वरूपाला आच्छादित करून ठेवले आहे म्हणून तू स्वतः श्रीगुरु आणि श्रीहरींच्या चरणाच्या उपासनेच्या अस्त्राने त्याला मारून टाक या ठिकाणी अकरावा अध्यायी समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण वस्तू